पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र चौतीसावी वित्तहानीची हिटाळणी श्यामने सुरुवात केली आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते कारण वेळेच्या वेळी व्याजही देता येत नसे आमची काही शेते होती वडिलांनी पहिल्यानेच यातील एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील आमचे आजोबा आमच्या घरी आले होते त्यांना आम्ही नाना म्हणत असू माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षेपी गृहस्थ होते व्यवहार चतुर हिशेबी व धोरणी होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे स्वभावही थोडा रागीट होता ज्याला कृषाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेलो आहोत असे तो मानतो नानांचा स्वभाव थोडा असाच होता माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते जेवणी झाली होती आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले नानांनी सुरुवात केली व म्हणाले हे पहा भाऊ आज तुम्हाला शेवटचे सांगावयास आलो आहे मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही परंतु आता गळ्याशी आले आता सावध झाले पाहिजे तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पाहू ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे देणे वाढत चालले आहे याने सर्वनाश होईल माझे मत ऐका परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का नाना माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला पाजर फुटायला नकोत वडील अपरोधिकपणे बोलत होते भाऊ माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो पोट तिडीक आहे म्हणून मी आलो माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेत भात घरदार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत देशोधडीस लागू नये म्हणून मी आलो लवकरच जप्ती येईल लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयास तो विसापूरचा विसापूरवाला घेत आहे देऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वाढता येईल नानांनी आपले हृदय ओतून सांगितले नाना पायरे शेत कसे विकायचे या पायरे शेतात आम्ही लहानचे मोठे झालो ते शेत आम्ही वाढविले मोठे केले मोठमोठ्या धोंडी उरसफोड करून फोडल्या काताळास सुरुंग लावले व भात जमीन तयार केली दहा माणसाचे शेत तीन खंडींचे केले तेथे विहीर खंडली पायरे म्हणे विका पायरे शेतावर पोरांचा किती लोप मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खायची तेथे किती आंबे लावले फुलझाडे लावली किती त्या शेताशी जिव्हाळा संबंध जमीनसुद्धा कशी आहे सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिशेनाशी होत चालली आहे वाडवडिलांच्या शेतीत भर घाल घालता येत नाही तर निदान आहे ती तरी विकू नका ती सांभाळायला हवी ना जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकावणार नाही काळजाचा तुकडा का कुठे कापता येतो आपली जमीन आपल्याच हातांनी विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप तसेच जमीन विकणे ही पाप जमीन म्हणजे आईच आहे तिच्या धान्यावर आम्ही पोचलेलो वडील बोलले भाऊ मोठाल्या गप्पा मारून जगात भागत नसते बोलाचीच कडी बोलाचाच भात खाऊन अंगावर मात चढत नसते जमीन म्हणे आई कशी विकायची दुसऱ्याची विकत घेता येते का लुबाडता येते का त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई मला नका नितू सांगण्याचा आव आणू एक वेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेली असा लिलावे करीत असा या आया हिरावून आणि तसा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहिला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत ही जमीन नाही तर दुसरी परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा राखणार कशा जप्तीची दवंडी पिटतील पोलीस येतील लिलाव होतील घराला कुलपे ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे आबरू सांभाळणे झाकले मूठ ठेवणे हे बरे नानांनी विचारले माझ्या आबरूचे मी पाहून घेईन माझी आबरू म्हणजे तुमची नाही ना भाऊ म्हणाले माझीही आहे म्हणून तर आलो तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घरातला जप्ती आली तुमच्या आबरूत माझी आबरू आहे माझ्या मुलीची आबरू ती माझीच जरा विचार करा आपला छेका मूर्खासारखा धरणे चांगले नाही नाना म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला व जगाला आज वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेनच म्हटल्याशिवाय राहीन की काय मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली हुंडा दिला मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली तिच्या आबरूचे धिंडवडही व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी तुम्ही सरदार ना हेच का सरदार ना बायकोच्या अंगावर फुटका म्हणी ना धड ल्यायला ना खायला हेच का सरदार दारात सावकाराची करी आहेत बायकोला वाटेल ते बोलत आहे हेच का सरदार नाही नीट घरदार नाही काही हीच का सरदारी आम्ही म्हणे सरदार केवढी आईट होती तीस वर्षे संसार केलात काय धन लावलीत पैची अक्कल नाही मिळवलीत साऱ्यांनी तुम्हाला फसविले व हाकलून दिले डोळे उघडा थोडे सरदार भिकाऱ्यांची लक्षणे आणि म्हणे सरदार बरे बुवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले तेही नाही हा काय चावटपणा चालविला आहे या गाढवा या गाढवपणाला काय म्हणावे भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली ती बोलणी घरात आईला ऐकवत ना तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती परंतु आता तिची शांती भंगली ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तसे बोलू नका सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत नाना तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणूनच या भरल्या घराला अवकळा आली वाईट दिवस आले तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी त्यांचे सोन्यासारखे चालले होते त्यांची सरदारकी कशाला काढता स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास काढला अब्रुने दिवस काढले ते त्यांच्या पुण्याईने मी आभागी आहे तुमची मुलगी आभागी आहे त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखू नका होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखावलेली राहतात नाना फुटलेले मोती सांधता येत नाही मने वाईट झाली की जोडता येत नाही त्यांचे मन दुखू नका माझ्या देखट वेडेवाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही कसेही असले तरी ते माझे पती आहेत आमचे काय व्हायचे असेल ते काही हो ते दरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे त्यांना का वाटते देवाला सारे कळत आहे बुद्धी देणारा तोच आहे नाना उगीच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या दोन गोड शब्द बोलावयास या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको शिव्या नको नाना बोलते याची क्षमा करा सरदार घराणे नाना नव्हते का सरदार घराणे सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पाहिले सारे दिवस सारखे नसतात या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल नाना रागू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचे असेल तसे हो परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू माझे एवढेच मागणे आहे असे म्हणून आई खरोखरीच नानांच्या पाय धरावयास गेली बयो उठ तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही समजलीस माझे म्हाताऱ्याचे काय आलडे आहे नाना असा अर्थाचा अनर्थ न करू नका त्रागा करू नका तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशी त्यांची पत्नी मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे मला तुम्हीही हवेत व हेही हवेत आम्हाला भाग्य सोडून गेले भाऊबंद सोडून गेले तुम्ही सोडून जाणार का नाना तुम्ही येत जा प्रेमाने आम्हाला भेटत जा बयोकडे येत जा तुमच्या याल ना आईचा गळा दाटून आला नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा असे म्हणत नाना निघून गेले नाना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटचा शब्दच तुम्हाला प्रिय ना गेले काय करायचे जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळाला तेल चोळू का म्हणजे शांत वाटेल आई वडिलांना म्हणाली या कपाळ करंट्याच्या कपाळाला तेल कशाला तू तिकडे आत जा मला एकटाच पडू दे वडील त्राग्याने म्हणाले गरीब बिचारी आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगावरची पांघरून सरसावून ती गेली कोठे गेली कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते माझी आई रडत बसली होती ते ऋण तिला रडवीत होते माझ्या आईला दिवसरात्र ऋण रडवीत होते